असं वय असं म्हणून हवालदार त्याच्याकडे बघायचं ते आबाकडे बघत म्हणाला काय पंथ हे दहा तिथं पाच कोंबड्या गावल्या तुमच्या गावात अंड्याची बी भरपाई नाही आणि जळान बी नाही हेच सांगत जाऊ आहे आम्ही थोडका विचार केल्यागत करून आबा म्हणाले जळणाची जुळणी मी करतो उद्या संध्याकाळपर्यंत गाडी पाठवतो म्हणून सांगा पर नक्की काय हे तरी काळजी करू नका आणि लगेच घरी निरोप देऊन परत आलेल्या येताळाला हाक मारून त्यांनी सांगितलं येताळा उद्या दिवस उगवायला चार महार घराकडे बोलावून आण होय जी चांगली तरणी ताटी बोलव लाकडं फोडायचे आहेत जी म्हणून येताळानं मांडू लावली आणि हवालदारच त्याला सांगू लागला हे बघ सांग म्हटल्यावर नुसतं घडी सांगून खाका वर करायला मोकळा होऊ नकोस त्यासनी दिवस उगवायला पुढे घालूनच हजर करायचं येळ घालवायचा नाही नाहीतर असं कर उठायचं आणि गाडी घेऊन तोंड धुयालाच पंतांच्याकडे जायचं आणि तिथं चहा पिऊन आपल्या दुसऱ्या कामाला लागायचं काय ना हो आबांचं लक्ष बाहेर लागलं होतं दिवस बुडायला आला होता एका अंगानं आग लागल्यागत आभाळ सगळं तांबडं भडक दिसत होतं घाई घाईनं त्याने रिपोर्ट तयार केला अंगावर उपरणं घातलं आणि ते चावडीतनं उठले हवलदारला म्हणाले मी पुढं होतो थोड्या वेळानं बोलावणं पाठवतोच हवलदारही म्हणाला व्हा व्हा पुढं म्हणजे जेवणाला येळ लागणार नाही डोक्याचा रुमाल चाचपत ते पायऱ्या उतरून खाली गेले डोळ्याने दत्तू नायकाला खून केली तसा नाईक पुढं झाला काठी टेकत त्यांच्याबरोबर चालू लागला चावडी पुढचं पटांगण मागे गेलं आणि चालता चालता आबाणी काळजीच्या सुरात विचारलं नाईक कुठं कुठं हिंडला बाबा हिंडलो सगळीकडं आबा पुढं बघून चालू लागले आणि दत्तूच मागे वळून म्हणाला पोलीस नाही लल्याक काय झालं कुणा पाहिजे त्याला दम दिला बघा आणि लाकडं नाही म्हटले तर थेट चुलीपत्र जाऊन यायचा आबाने विचारलं काय कुणाबरोबर बोला चाली बोला चाली कसली खरं असं म्हणत नाईक बोलला मऊ दिसल तिथं कोपरानं खाणायचं मारुतीचा चौक मागे गेला राम मंदिरही आलं उभ्या उभ्या आबांनी मंदिराकडे तोंड केलं आणि जरा हात जोडल्यासारखा करून त्यांनी पाय उचलले ते आपल्या गल्लीत शिरले आणि भराभरा पाय उचलल्याच्या नादात आबा ठेचाळे अंगठ्याला कळ आली तसा एक पायावर दुसरा पाय ठेवून कळ सोसत ते उभे राहिले हातातली काठी टिकून दत्तूही उभा राहिला आबाने तसाच पाय उचलला आणि नायकांच्या त्या काठीकडे बघत ते म्हणाले एक चांगली काठी करून दे गड्या काठी होय असं ठेचकायला नको नाईक हळू आवाजात सांगू लागला माझा एक ओळखीचा लवर आहे सांगालीला गुप्ती आणून देऊ का त्याच्याकडनं एक चांगली दिसायला हुबेहूब काठी घेतच असं म्हणतोस होय म्हणजे बरं होईल जवळ असावा काहीतरी आधार मग बघ बघायचं काय त्यात एक दिवस जाऊन येतो की जेवण आटोपली पोलीस निघून गेले पण आबांना स्वस्थता नव्हती अजून डोक्यावर ओझ तसंच होतं काळजी संपली नव्हती हातात कंदील घेऊन आबा एकटेच परसदाराला गेले ते परसदारी गेले आणि लक्ष्मीबाई विचारात पडल्या अशा रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन ते पडड्यात काय करीत आहेत त्यांना कळे ना झालं आणि आबांच्या पाठोपाठ त्याही परसदारी जाऊन उभ्या राहिल्या पडड्यात तोडलेल्या बाबळीच्या गाठी एका भिंतीला लागून नीट रचून ठेवलेल्या होत्या ते लहान मोठे रचून ठेवलेले नग जळण्यासाठी म्हणून ठेवले नव्हते शेती अवताचं सामान तयार करावं इमारतीला लागणाऱ्या फळ्या तयार कराव्या खांब काढावेत धारा चौकटींची योजना करावी अशा बेतानं बाबळीचं हे ओंडके जतन करून ठेवले होते दोन तीन सालामागचे जुने होते त्यांनाच हात लावायची आता पाळी आली होती कंदिलाच्या उजेडात आबा टक लावून बघत राहिले होते विचारात गर्क होते मागील दारी येऊन उभ्या राहिल्या लक्ष्मीबाईंना आबा एवढं टक लावून काय पाहत आहेत हेच कळे ना नजर बारीक करून आबा पाहत राहिले आणि लक्ष्मीबाईने विचारलं काय करताय न ऐकल्यासारखं करून आबा आपले गप्पच राहिले नजर न वळवता तसेच बघत राहिले मग लक्ष्मीबाईच पुढे झाल्या आणि जवळ जात म्हणाल्या रात्रीच्या वेळी काय करताय किचकटात जवळनं आवाज ऐकू आला आणि आबा थबकले मान वळून बघता तर लक्ष्मीबाईच पाठीशी उभा राहिलेल्या खालमानेनं हळू आवाजात त्या बोलल्या काय विचार चाललाय तुमचा मला कळू द्या तरी समोर रचून ठेवलेल्या लाकडाच्या ढिगाकडे बघत आबा फुटफुटले फोडली तर एक गाडी भरेल ना काय असं म्हणून लक्ष्मीबाई दचकल्यासारख्याच त्यांच्या तोंडाकडे पाहत राहिल्या आणि आबा आपल्याच तंद्रीत समोर पाहत म्हणाले भरेल एक गाडी अवेळ हा विचार त्यांच्या मनात काय यावा हे न कळून लक्ष्मीबाईने विचारलं त्या वाचून आता काय नडलंय लाकडं फोडायला उद्या महार बोलावलेत उद्या हम्म सकाळी काय मुलांची लग्न कार्य काढलीत काय त्या असं हसून म्हणाल्या आणि आबा त्या लाकडाच्या ढिगाकडेच बघत राहिले त्यांच्या मनाचा काही थांगच लागेना आबा वळले तशा त्याही मागे फिरल्या मुक्याण्याच आत गेल्या नाईक येऊन करंडला होता पावलांचा आवाज कानावर आला तसा तो उठून बसला तोंडाकडे बघत म्हणाला कुठं पडड्यात गेलता होय हा महादू कुरण्या घेऊन येऊन गेला आला होता मग गेला का आज एकादश नव हो आज एकादशी भजनाला बोलवा आलता जातो पुढं म्हणून निरोप सांग म्हणाला हा निरोप ऐकूनही आबा काही बोलले नाहीत ते आपल्याच तंद्रीत राहिले तसं नायकानीच विचारलं काय मग जाऊया म्हणतासा आबा होयही म्हणाले नाहीत नाही म्हणाले नाहीत ते आपल्याच तंद्रीत एरझारा घालत राहिले शेंडीला गुतापे घालत फिरू लागले आणि मध्येच उभे राहून म्हणाले दार आण तूही पड आता हुकमाचा ताबेदार एकादशीचं भजन ऐकावं असं त्याच्या मनात होतं आबाही कधी भजनाला नाही म्हणत नसत पण आज काही त्यांचं मन दिसत नव्हतं ते दार लाव आणि पड म्हणाले तसा नाईक उठला दार पुढं करून त्यानं कडी घातल्यानं मन कचवचत होतं आपली वळकटी पसरता पसरता न राहून तो म्हणाला आज भजन चांगलं आहे ना मग कोण आळत्याचा एक बाबा आलाय चांगलं म्हणतो असं ऐकल्यात आहे नाईक असं एक एक वाक्य बोलत होता आणि अधनं मधनं मान वर करून आबांच्याकडे बघत होता पण आबा आपल्या भजनात दंग झाले होते ते एकटेच एरझारा घरात राहिले होते भजन कीर्तन पोथी पुराण हे काही सुचत नव्हतं त्याचे असे एरझारा घालत राहिले आणि मग नाहीही आपल्या पसरलेल्या वळकटीवर गुमान अंग टाकून पडून राहिला त्याचा जीव भजनात अडकला होता डोळा लागत नव्हता आबांचाही जीव अडकला होता पण निराळ्या भजनात फासात मान सापडली होती आता कसे कसे फासे पडतील काही कळत नव्हते त्यांच्या मनात निराळी पोथी सुरू झाली होती कुणाकुणाच्या कुणाच्या कोंबड्या आणल्या होत्या आणि कुणी कुणी अंडी दिली होती का हे कळत नव्हतं त्यांच्या डोळ्यापुढं उभं गाव दिसत होतं कुणी डुक डुक धरला तर काय करायचं आबा आत गेले सामसुम झालं अंतरुणावर अंग टाकून आबा पडून राहिले पण डोळा लागत नव्हता अंगावर पांघरून न घेता ते तसेच पडले होते थोड्या वेळानं टाळ मृदुंगाचा आवाज लांबनं कानावर ऐकू आला तशा शेजारी पडलेल्या लक्ष्मीबाईंनी आपसूक डोळे उघडले त्याने डोळे उघडले आबाने डोळे झाकून घेतले डोळे उघडून लक्ष्मीबाईंनी पाहिलं पांघरून न घेता आबा तसेच पडले होते कसला आवाज न करता त्या बेतानं उठून बसल्या पायाशी गोळा होऊन पडलेली चादर हलकेच अंगावर पसरली आणि आबाने कुस बदलली डोळे उघडले आणि नजरा नजर झाली दोघांनी एकाच वेळी एकमेकाला विचारलं अजून झोप नाही लागली आणि न बोलता दोघही एकमेकांकडे बघत राहिले लक्ष्मीबाई म्हणाल्या डोक्याला तेल चुळू का थोडं म्हणजे झोप येईल असं विचारून लगेच त्या उठल्या आणि आत जाऊन तेलाची तामिल घेऊन त्या बाहेर आल्या उशाला बसून तळ हातावर तेल घेत त्या म्हणाल्या भजन सुरू झालं ह आज कुणी बोलवायला कसं नाही आलं एकादशी ना आज ह एवढंच म्हणून आबाने डोळे मिटवून घेतले आणि लांबून ऐकू येणाऱ्या भजनाकडे कान देऊन लक्ष्मीबाई तेल चोळत राहिल्या मध्येच एक जांभई देत आबा म्हणाले पुरे करा आता आली का झोप असं वाटतं असं म्हणून ते कुशीवर वळले आणि मुक्यानेच श्वास सोडत राहिले डोळा लागल्यासारखा दिसला मग लक्ष्मीबाई उठून बाजूला झाल्या बसायचं ते पडून राहिल्या त्यांची झोप अगदी उडाली होती डोळा झाकेना झाला लांबून येणारा टाळ मृदुंगाच्या आवाजाकडे कान लागून राहिले होते पण त्यातही त्याचं चित्त लागत नव्हतं परड्यातल्या पिंपळाची सळसळ जोरानं ऐकू येत होती त्याच्या अंगात पीर संचारला संचारल्यासारखा झाला होता डोळे उघडेच होते आणि अलवण नेसल्या द्वारका काकू लगबगीने जवळ येऊन त्यांना सांगत होत्या काळजी घेव हो, लक्ष्मीबाई काळजी लागून राहिली होती श्वास लागून ऊर धपापत होता डोळ्यापुढे द्वारका काकू आल्या की काही सुचत नव्हतं अंगाचा लोळा गोळा होऊन त्या पडून राहिल्या होत्या एक कान भजनाकडे आणि एक कान आपल्याच मनाकडे लावून त्या पडून राहिल्या रात्र आता जात नव्हती रेटता रेटत नव्हती भजनही बंद झालं टाळ मृदुंगाचा आवाज असा झाला सगळा आवाजच थांबल्यासारखा झाला काहीच ऐकू येईन असं झालं आणि काळी रात्र पसरत चालली अंधार दाटल्यासारखा झाला आणि एकाएकी परसदाराचा पिंपळ सळसळू लागला पिंपळाच्या अंगात वारं संचारलं आणि लक्ष पानं हलवू लागली हलवण नसल्या द्वारका काकू लगबगीनं जवळ आल्या घाबऱ्या घाबऱ्या सांगू लागल्या आपसुक हात खाली गेले आणि पाय पायचीत पायाशीच चादर लक्ष्मीबाईने अंगावर ओढून घेतली तोंडावर पांघरून घेऊन त्या गप्प पडून राहिल्या दमचाक होऊन ऊर भरून आल्यासारखा झाला होता श्वास आतल्या आत कोंडत होता पण त्या तशाच पडून राहिल्या अगं माझी खन नाळानं ओटी भर ओटी भर पितळेची उभट मूर्ती डोळ्यांपुढे दिसत होती उलट्या कवड्या डोळ्यात खोवून हसत होती आणि नजर रोखून म्हणत होती अगं माझी खन नारणार ओटी भर ओटी भर झरझर अंगावर काठा उभा राहिला तोंडावरची चादर काढून त्या बघत राहिल्या डोळ्यापुढे अंधार पसरला होता लक्ष्मीबाई उठून बसल्या आणि काळी निळी मोराची पिसळ समोर उभी राहिली पिंपळ पानं हलू लागली हात जोडून त्या देवाचाच धावा करू लागल्या डोळे झाकून मनातल्या मनात त्या रामरक्षा म्हणू लागल्या विरूच्या बेटागत रात्र कर करू लागली तोंडांना शीळ घालत राहिली आणि एकाएकी कुणाच्या तरी बेसूर रडण्याचा आवाज कानावर आला अंग सारं शहारून गेलं रामरक्षा ही सूचना झाली आबा ही झोपेतनं चाळवल्यागत त्या अंगावरचे त्या अंगावर झाले डोळे उघडून ते बघत राहिले कान टवकारून ऐकू लागले लक्ष्मीबाईंना विचारलं कुठेतरी रडतय वाटतंय कुत्र रडतंय आपल्या गल्लीतलंच का जवळनच आवाज येतोय मग नायकाला उठून हाक हाकलावं तरी आबा उठले नायकाला हाक मारून म्हणाले उठून बघ बाबा कुत्र कुठलं रडता ते हडबडल्यागत करून नाईक जागा झाला आणि नीट ऐकल्यासारखं करून म्हणाला होय की हो काळ नाही येळ नाही आणि काय सूर झाला येन नाईक ताडकन उठला आणि दार उघडून बाहेर गेला हड हड म्हणून त्यानं एकाला दोन चार धोंडे फिरकावले कुत्र पळून गेलं लांब जाऊन दिशेनं असं झालं आणि मग नाईक पुन्हा आत आला अंतरुणावर न पडता गप्प बसूनच राहिला बसल्या बसल्या लांबनच आबाना म्हणाला शकून वाईटच बघा देवळाजवळचं काळकुत्र हो देवळाजवळच हा त्याच बघा लई अपशकुनी आहे असं म्हणून त्यानं अंगावर घोंगडे घेतलं आणि तो बोलायचाच बंद झाला आबाही आत गेले तेही गप्पच आपल्या अंतरुणावर पडून राहिले मग थोड्या वेळानं उशीवर मान टाकून वर आड्याकडे बघत राहिले लक्ष्मीबाईने विचारलं देवळाजवळचं काळ कुत्र तेच पाटील गेले त्याआधी ओळीनं पंधरा दिवस रडत होतं आबा काही बोलले नाहीत ते तशीच पडून राहिले आणि लक्ष्मीबाईंनी विचारलं झोपमूट झाली ना कसली झोप आज माझा डोळाच लागत नाही म्हणजे अजून झोपलाच नव्हता मुळी हं असं म्हणून आबाने एक उसासा सोडला लक्ष्मीबाई उठल्या आणि पायथ्याला बसून पाय चेपू लागल्या मध्येच एकाएकी त्या खाली वाकल्या शेवग्याची डिसार फांदी काडकन मोडून लोंबावी तशी त्यांची मान लटकी पडली आबांच्या वर केलेल्या एका गुडघ्यावर कपाट टेकून त्या गदगदून म्हणाल्या दिस न दिस काय म्हणायचं हे काय मला सांगितलं नाही ते कावरे बावरे झालेले आबा नुसतं तोंडाकडे पाहत राहिले आणि लक्ष्मीबाईने विचारलं चुरून का ठेवायचं माझ्यापासून का नाही बोललात मला आबा हवाल दिल झाले जुरणी लागलेला जीव उशीवरची मान वर करून बघत राहिला आणि तोंड पुढं करून लक्ष्मीबाई म्हणाल्या हे गोष्ट विचारू आबांच्या मनात चलबिचल झाली अंगात मुंग्या पळून खिळू लागल्या डोळ्यानेच त्यांनी विचारलं काय द्वारका काकू सांगत होत्या हातांच्या कोपरावर भार देऊन आभा उठून बसले दोन्ही हातांचे पंजे खालच्या अंतुनावर टेकून व मान खाली घालून म्हणाले कसं कळलं द्वारका काकूंना गाव सारं बोलतंय म्हणे खरं आहे का काय आणि मग आबांनीच मान वर करून तोंडाकडे बघत विचारलं म्हणूनच का मला रोज सकाळी व्यंकटेश स्तोत्र वाचायला सांगितलं याचं उत्तर न देता लक्ष्मीबाई म्हणाल्या हे बघा आज गावची शिरकाई माझ्या स्वप्नात आली नुसता असा डोळा लागला होता आणि समोर येऊन उभी राहिली म्हणाली अगं माझी खना नारळानं उठी भर तिची उटी तेवढी लवकर भरायला हवी कधी भरूया आबांचं डोकंच बधीर झालं होतं त्यांच्या हातापायातून मुंग्यावर चढत होत्या खाली उतरत होत्या त्यांना बसवेन असं झालं ते पुन्हा अंथरुणावर करणले आणि वर आड्याकडे बघत म्हणाले असं करता काय माझा जरा हातपाय दाबता